तोत्यांच्या गोष्टीत दडलेली जीवनाची शिकवण प्रिय वाचक हो मनाच्या कोपऱ्यातील शांततेला हलवून जाणारी ही एक अनोखी कथा आहे प्रेम संस्कार आणि संगतीच्या सामर्थ्यावर आधारलेली ही गोष्ट तुम्हाला अंतर्मुख करेल कल्पना करा एक न्यायप्रिय राजा एक रहस्यमय जंगल प्रवास आणि दोन तोते पण दोघांचे स्वभाव अगदी भिन्न एक राग कठोरता आणि हिंसेने भरलेला तर दुसरा प्रेम आदर आणि शांतीने नटलेला काबरं असं झालं असेल ही कथा फक्त एका राजाच्या प्रवासाची नाही तर आपल्या जीवनातील त्या अदृश्य शक्तीची गोष्ट आहे जी आपल्याला घडवते किंवा बिघडवते चला तर मग गोष्टी डॉट आय एनची लिंकसोबत या हृदयस्पर्शी प्रवासाची सुरुवात करूया आणि जाणून घेऊया संगतीचे खरे सामर्थ्य काय असते टिल्डे टिल्डे अनोखा जंगल प्रवास एकदा एक न्यायप्रिय आणि दयाळू राजा आपल्या राज्याच्या सीमेची पाहणी करण्यासाठी जंगलाच्या वाटेने जात होता सकाळचा वारा झाडांच्या पानांतून शिशिरासारखा सळसळत होता पाखरं किलबिल करत होती आणि सूर्यकिरण पानांतून आरपार झिरपत होते राजा आपल्या घोड्यावर स्वार होता मागे त्याचे रथ आणि सैनिकांचा ताफा सगळं शांत होतं पण काही अंतर गेल्यावर अचानक झाडांमधून एक तीक्ष्ण करकरीत आवाज आला मार रे लुट रे घेर त्याला राजा दचकला त्याचा घोडा थोडा मागे सरकला सैनिकही सावध झाले राजा आजूबाजूला पाहू लागला पण कुणी नव्हतं फक्त एका झाडाच्या फांदीवर बसलेला एक हिरवा तोता ओरडत होता राजा थोडा रागावला थोडा आश्चर्यचकितही झाला हे काय बोलतोय हा पक्षी एवढा कठोर आवाज जणू एखादा डाकू त्याने तलवार परत म्यानात ठेवली आणि म्हणाला चलो पुढे जाऊया हा डाकूंनी शिकवलेला असावा पण मनात एक शंका कायम राहिली एका निरपराध तोत्याच्या तोंडातून एवढं कठोर बोलणं कसं शक्य आहे आश्रमातील गोड आवाज थोड्या अंतरावर राजा एका शांत आणि पवित्र ठिकाणी पोहोचला ते एक ऋषींचं आश्रम होतं झाडांच्या सावलीत मंद वाऱ्याने भरलेलं जिथे हवेचाही सुगंध पवित्र वाटत होता जसा तो आश्रमाच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचला तसा एक सुंदर मधुर आवाज कानावर आला स्वागतम सुस्वागतम महाराज तुमचे या पवित्र आश्रमात मनपूर्वक स्वागत आहे राजा थबकला आवाजात प्रेम आदर आणि शांतीचा सूर होता राजा पाहतो तर काय तोही एक तोता चेहऱ्यावर स्मित उमटले आश्रमातील ऋषी बाहेर आले त्यांनी राजाला नम्रपणे अभिवादन केले आणि फळे मध आणि गोड पाणी दिले आजचे वातावरण इतके शांत आणि सानुकूल होते की राजाचं मन पूर्णपणे वेगळं झालं जणू काळजात कुठेतरी मऊ प्रकाश लागला असावा दोन तोते दोन स्वभाव राजा काही क्षण शांत बसला आणि नंतर विचारात पडला त्याने ऋषींना विचारले एकाच जातीचे दोन्ही तोते आहेत का एक मला गाल्या देतो आणि दुसरा इतका स्नेही आहे कारण काय ऋषी हलकेच हसले त्यांनी शांतपणे उत्तर दिलं महाराज हे दोघेही एका आईचीच पिल्लं आहेत पण एकाला डाकूंनी पाळलं आणि तो हिंसा शिकला दुसरा या आश्रमात प्रेम शांती आणि संस्कारात वाढला जे आपण ऐकतो जे आपल्यासमोर असतं तेच आपल्याला घडवतं राजाच्या मनात ऋषींच्या शब्दांनी खोल हलचल निर्माण केली त्याला कळाले की व्यक्तीचा स्वभाव केवळ जन्माने ठरत नाही तो मुख्यत्वे करून संगतीने आणि शिकवणीनं घडतो संगतीचं महत्त्व राजाने ऋषींना धन्यवाद दिले आणि विचार केला मी राज्य पाहण्यासाठी बाहेर पडलो होतो पण खरी शिकवण आज इथे मिळाली आहे तो परत निघाला तेव्हा सूर्य मावळ त्याच्या रंगात रंगलेला होता आणि जंगल शांत व सुंदर दिसत होता त्यानंतरही त्याच्या अंतकरणात एक सत्य उसळते राहिले संगतीची ताकद अपार असते चांगली संगत माणसाला प्रकाशाच्या दिशेने घेऊन जाते तर वाईट संगत त्याला अंधाराच्या खोल दरीत ढकलते शेवटचा विचार ही गोष्ट आपणास आठवण करून देणारी आहे की संस्कार आणि संगत हेच खरे शिक्षक आहेत आपण कुठे राहतो त्यापेक्षा आपण कोणासोबत राहतो हे अधिक महत्वाचं असतं छोटी छोटी सवयी रोजचे बोलणे आणि सभोवतालची संस्कृती हे सर्व व्यक्तीच्या मनाचा पाया बनतात एफ सामान्य प्रश्न एक या गोष्टीचा मुख्य संदेश काय आहे या गोष्टीचा मुख्य संदेश असा आहे की माणसाचा स्वभाव आणि विचार त्याच्या संगतीवर आणि संस्कारांवर अवलंबून असतो चांगली संगत आपल्याला प्रकाशाच्या दिशेने घेऊन जाते तर वाईट संगत अंधारात ढकलते दोन राजाला या प्रवासातून काय शिकायला मिळाले राजाला कळाले की खरी शिकवण शास्त्रात नव्हे तर जीवनातील अनुभवान दडलेली असते त्याने जाणले की चांगली संगतच माणसाचे खरे रूप घडवते तीन दोन्ही तोत्यांचे स्वभाव एवढे वेगळे का होते दोघेही एका आईची पिल्लं असूनही एक डाकूनमध्ये वाढला म्हणून रागीट आणि हिंसक झाला तर दुसरा ऋषींच्या आश्रमात राहून नम्र आणि सुसंस्कृत बनला चार या गोष्टीतून मुलांनी काय शिकावे मुलांनी नेहमी चांगल्या मित्रांची चांगल्या लोकांची आणि चांगल्या विचारांची संगत ठेवावी कारण आपण जसे ऐकतो तसेच बनतो पाच अनोखा जंगल प्रवास ही गोष्ट आजच्या काळात कशी लागू होते आजच्या डिजिटल युगातही ही गोष्ट तितकीच खरी आहे आपण ज्या गोष्टी पाहतो ऐकतो आणि ज्या लोकांशी वेळ घालवतो त्याच आपल्या विचारसरणीला घडवतात म्हणून योग्य संगत निवडणे हीच खरी बुद्धिमत्ता आहे